आहे जसं कळवळून हे येत आहे आणि दोन तीन स्वरामध्येच त्याची ही आहे धा याची धा खाली बा माझ्या I've been शरण काशे Harikasha. याद आवत है दरन सदी हैदर नहीं है दर निशी न हैदर नहीं तो याद आवत है दरन सदी रट टिके ग्वाल्हेरला बाबा दीक्षेचं नाव आपण ऐकलं हां या बाबा ह्या ख्यालामध्ये मी माग परवा मी बोललो होतो ख्याल हा उत्क्रांतीचा बिंदू आहे तर ही जी की चांगले चांगले एक्सप्रेसिव्ह फॉर्म्स पसरले गेले होते काही काही वेळेला काही एक अंग याचं दुसरं अंग येत नाही पण त्या अंग त्याच्यामध्ये असतं तर ते आपाप मुद्दाम असं वेगळं काढलेलं नाही का ते आपाप ह्याच्या यांच्या इन्स्पिरेशनने त्यांना ते मिळालं आणि ख्यालामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या बाबा दीक्षितला तो एक प्रकारचा एक जसं काही दर्शन झाल्यासारखं झालं आणि त्याने हे सगळं डेव्हलप केलं आलं आणि त्याच्यातून काय झालं की ग्वाल्हेरची सर सग मंडळी हे सगळे पैलू उचलू शकले नाहीत नाही का ते तीन शाखा होत्या हद्दुखा आसुखा नथुखा नाही का तिन्ही शाखेकडे याच्यातलं एक एक अंग प्रज्वलित हे होतं ते कृष्णराव पंडित किंवा आपले एकनाथ पंडित किंवा यांच्याकडे जी बाजू आली त्याच्यातला जो दर्द होता तो बाबा दीक्षितांचा मुळ्यांकडून माझ्याकडे आला म्हणजे बाबा दीक्षितकडे या दर्दमुळे रहमत खा बंदे अली अलवालकर आणि त्यांचे पट्टशिष्य गणपतराव आपटे सांगा का हे आपटे व्यावसायिक नव्हते कारण त्यांच्याकडे गुरु आमच्या मुळ्यांनी जो अभ्यास केला त्याच्यातून मला या याचा बोध झाला डायरेक्ट तालीमही मिळाली त्याची आणि त्याचं समजून घेऊन तिथे त्याची तालीम मिळाली काय ह्याच्या आणि ते त्यामुळे झालं काय आता एक मी दाखवतो हे शंकर पंडितांकडे यांच्याकडे नव्हतं असं नाही पण त्यांचा भार राहिला तयारीकडे आता दाखवतो विस्तार आ जिय लगाए लीन जा जटरी हो आता हा पंजाबी पिवळा पिवळ ठेका आहे कसं पण जवळजवळ चौदा माठाचा मुखडा येतो लक्षात का मला जरा ढगा देता हां कारण काय माझ्या ओघामध्ये ब्रेक होतं चालू हरकत नाही ना कारण हे ठेके कसे एकजीव झालेले आहेत नको नको आता हा ठेक्याची मजा पाहू मला बोल जरा बोलायला साफ व्हावं म्हणून हे घेतलं जियदा जियदा लगाय दिन जा अरिजाटरी सखी मोरा हो जियरा लगाए जाट असं अच्छा, पाहिलं तर तो वाक्यामध्ये जाट जाटरी सखी मोरा जियरा लगाए जिय जाट जाट असे अच्छा, कुठे संपते कुठे हे काय त्या मग त्याला बांधून ठेवून परत मोकळीक दिलेली आहे बंधन आहे म्हटलं बंधन रहित बंदिस्त हा शब्द मी पूर्वी वापरलेला आहे हरिजाटरी सखी मोरा हो जियदा जी सखी मोरा कुछ बोल बनाव जागा नहीं है बा, बा, बोल बाट आली तरह गाऊ शकणार जाट सखी मोरा मोरा दिया डाल गाए लीन जाए हरि जाटरी सखी मोरा मोरा जियरा लगाए जाए जातरी हरि सखी मोरा जियरा जियरा लगाए वैशिष्ट्य प्रमुख आणि एकनाथजींची तालीम आहे माझी नाही म्हणावं तर त्यांच्याकडे ही जागा होती अरे मोरा जियरा हो, हो, हो, हो मोरा जियरा खूप दिन जान हा हम हमरे ताल की छिंगिर मछरिया कांटा लगाए हमारे ताल की छिंगिर मछरिया कांटा लगाए जाए हमर हमारे चाल की सिंगिरे मछलिया कहेगा अन कांटा लगाए लीनो जा अच्छा इसी के साथ शादी होरी अनोखे खिलाड़ी ही आता होरी है ती तिच्यालाच बसवून टाकली कसं चालेल

आकृती अगर मानली पाजे तुम्हें आर्किटेक्ट आसो पेंटर आसो परंतु आकृती जर केली पाहिजे मग तुम्ही तिला घडा लक्षात घ्या तुमच्या मग सगळ्यांचा सारखा येतो तशी आता पहा बाकी छबर बाकी छब दिखलाय सा हा कथ्थक आहे बाकी छब दिखलाय सा समाय बान पलथन के भोव कमार बान पलथन के वेठत प्राण योगी सावर मेरो मन बाकी छब सिखलाए सावरो मेरो मन ठगो दी गावत नहीं है त्याची काय झालं मला जरा स्ट्रेन जास्त झाला दोन दिवस आणि झोप नाही आली हां तेव्हा कप झालं थोडासा हां मग मी ते लागोपाठ घेत नाही हल्ली त्याचं कारण ते जरा तब्येतीला तेवढा हे नाही आहे तरी दुपारी चांगला होता हां येता येता काहीतरी आपण ही ग्वालियरची जी फुगडीची प्रथा आहे ही प्रथा आहे ही नंतर मग कोणी गायलं नाही बाकीचेच लोक गात बसले काय नाही नाही ग्वाल्हेरची मोनोपोली अशी नाही मध्ये काय ग्वाल्हेर लोक काय सांगतात ग्वाल्हेर एक ज्ञानपीठ झालं सांगाल हो, का त्या राजाने उत्तम उत्तम लोक आणून ठेवले आणि सगळ्यांनी म्हणून एकमेकाची मदत मौज घेतली सॉरी हा मौज घ्या ते काय आलं की त्यावेळेला तटया सुखया मोठमोठे लोक मंगो काली मंगो एकमेक एकापेक्षा एक वरचढ गायका होत्या पण काय झालं की त्यांच्याकडे जाऊन कसेने शिकणं त्यांच्याकडे जाऊन असे लोक आता हाडू हसुकाकडे सुद्धा काय की वरवर शिकले आता या डिटेल्स मी तुम्हाला ज्या दाखवल्या या केव्हा येतात की पहिल्यांदा शागीर जाऊन एक प्रकारचा एक प्रकारचा आपला हे उत्पन्न करतो काय म्हणतात ते ॲफिनिटी उत्पन्न करतो सेवा करतो आणि मग त्याच्यातले दहा स्टुडंट्सपैकी दोन स्टुडंट्स त्याची त्याच्या चांगल्या बाजू पिकअप करू शकतो लक्षात त्याच्यामागे रियाज असतो सरकमस्टन्सेस असतात समजण्याची पात्रता पाहिजे कोणी टेक्निक उचलतो कोणी त्याचा एस्थेटिक सेन्स उचलतो आणि सगळ्यांचा मिळून बॅलन्स आता एक नुसतं तालेची एक जागा असते पण केवढं त्याचं धोरण असतं का ते विचार करून हे करून येणार नाही त्यावेळेला ते सुचलं पाहिजे त्या सहज त्याच्या हातात मिळालं पाहिजे ती एवढी अंग हे करायला कोणी राहिले नाहीत लोक काय झालं की लोक पहिल्यांदा घेऊन त्याची बाहेर याचं पैसा आणि कीर्ती ह्याच्यातून या लोभातून बाहेर पडू शकत नाही त्याचा मौलच आहे की वेद वाङ्मय मोठं आहे आमच्याकडे पण झालं काय भटजींच्या हातात झालं पूजापोटे यजमान फी किती देईल त्या त्या दा विठोबाच्या पायाकडे दक्षिणा किती मिळेल एवढाच त्याचा हिशोब राहिला नाही ते इन्व्हॉल्वमेंट काय काय आता एक साधी आहे जी लगाए सूर द्या मला पंचम शर्मा आ तरी सखी मोरा हो जियरा लगाए लेना जा आता सबन पंजाबीचा तुम्ही तो आवाज पहा आणि त्याच्यामध्ये तो सहजतेने मी बघतोय की माशाच्या टँक मध्ये आपण मासे पोहताना पाहतो कुठे ते कसे वळण घेतात कुठे धक्का न लागता तसं तसं ह्या ज्या चीज आहेत ते पुढे पॉलिश करून त्याचं एक्सप्रेशन त्याचं अहो तुम्ही साधं नाटक बसवायला जरी गेलात ते त्याच्यामध्ये जे जबान यायला पाहिजे त्याचं सिंक्रोनायझेशन व्हायला पाहिजे ते इथे सगळ्याचं सिंक्रोनायझेशन करून ते तुम्हाला स्फूर्त द्यावे सुचणं हे प्रत्येक याच्या प्रत्येक तर किती कठीण हे आहे तर या दृष्टीने अभ्यास झालेला नाही आहे हां टप्पे झाले हे झाले किंवा ह्या ज्या आता बारीक बारीक चीज आहेत आता साधी पहा को को सुनावे Koyaliya Kokunave Sakhi Koyaliya Kokunave Koyaliya Kokunave Sakhi Mohe Bhagana Satave Piyo Bina Kachuna Suhave Nishiyandi Yarikari Koyaliya

सुनावे प्रति मोहे बिना सतावे पियो बिना कछु न सुखावे अधिकारी बिजली चमक जिया मोरा डर पावे हा सोया सुख सुनावे इतनी बिना की मोरी उनसे से कही जा

मंग जीवन पर मोरी अली तया गरी नाव कोयलिया सुख सुनावे मोहे जगर चलत मोहे जगर चलत right? Yeah.

पण घटकी गैर मोह जान न दे सनद पिया मटो तुमसे हारी हारी मोह धून मधुर कंसी कही बाजी धून

व्याकुल भय धुन सुन के कान लाख जतन से बंशिया बजान श्याम पिया भई तुमसे राजी राज धूल मधुर बंशी कही बाजी रे वर्षन वर्ष गायली जाते पाठ कैसे जाना ही आता एक असतं अशी एक ठुमरी आहे नुसतं कथक जे खोडी धा झिंग ना हा जो ठेक आहे दे खोडी दे खोडी मोरी Thank you. ह्याचं टप्प्याचं काय झालेलं आहे की त्याची एक हकीकत आहे त्याची हकीकत अशी आहे लक्ष जे आम्हाला गुरुजींच्याकडून कळलं म्हणजे ते त्यावेळेचा तो काळ होता खाली काही पंजाबात गेले आणि त्याने तिथे सवय नसल्यामुळे तर जम बसेना लवकर गायकीचा त्यांनी काय केलं की तिथल्या बोल काय म्हणतात ही लोकगीतामधून ह्या ज्या काही ह्या असतात गट वगैरे त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि चिजा रचल्या तर काय आहे की मूळ ख्यालाची बंदी बैठक अशी आहे की ती मेंदीतून निघालेली आहे कुठलाही अलंकार घ्यायचा गमक घ्यायचा तर त्याचा कं त्याचा प्रवाह त्याचा कोचा नाही पडला पाहिजे काय म्हणलं का आणि ती जी काही काही भा भाग असतात की त्याच्यामध्ये असा कोचा पडतो लक्षात म्हणजे काय होतं की त्याला विस्तार त्याचा होऊ शकत नाही तर तो जसा टाईल्स बांध तयार पूर्वी केलेला आणि तुम्ही आल्यावर तुम्ही त्याला तयार करणं हा फरक पडतो तर तसं तर त्या लोकांनी काय केलं की त्या जे चिजा रचल्या छोरी मियाने त्या त्याचं नाव निराळ आहे तर त्या त्या ती ती त्याने हे घेतली पण तसे गळ्याला हे येऊ दिलं नाही नंतर काय आलं की बनारसला वगैरे या गोळे गेले हे नुसते समजतात ते नुसते अलंकार घेतले म्हणजे चप्पा आला असं नाही आहे भिरभिर भिरभिर कुठलंही अक्षर आता हे पहा Makası mıydı abi? Kaşakata, musekata, gori, gelet, kâr. Dilel, atak puriye. Dilel garenda, yara, duşadena. सदरंग इष्ट वे अशा तऱ्हेने त्या त्या जागा त्या त्याला म्हटल्याच होत्या त्या त्यांनी त्याची त्याची जोड घातली आणि टप्पे घातले आणि त्या ते काय होतं ती जशी चीज तसा त्याचा विस्तार लक्षण आहे काय यार मोर इथे तुम्हाला तो अलंकार बरा दिसणार नाही लक्षण तो इथे चार चार छानी हरदम सजन जा God. इथे म्हणजे काय गळा आवठरून जसं इथे आमच्या मरा महाराष्ट्र मराठी गाणं नाटकातल्या गाणं गळा इथे आवठरून गायला जातो नाही का त्याच्यातून सुटत नाही तो वा come उचलता येत नाही ती शालियाचाच दुकान आहे मूळ ख्याल ख्याल डेव्हलप झाला आणि त्यातून परत मग हे हे पैलू त्यांनी डेव्हलप केलं तर ही जर नीट झालं नसलं ती जर मीन आणि त्याचा जो तालाचा अंश आला नसला तर त्याला तो टप्पा मग परत तो असा ब्लॉक तसा होता म्हणजे बीज होत तुम्हाला दाखवतो भला जोड जोड में भला भला जोड कारण त्याच्यामध्ये ते जे शब्द बोलले ना त्याचं एक्सप्रेशन आहे भला जोड जोड भला जोड़ जोड़ पहिली जी हे टाकली होती तुम्ही असं कल्पना का की टँकमध्ये आपण नाशे पाहतो कधी कधी संत चालतो कधी एकदम तर स्पीड देतो पण कुठे कोचा पडत नाही एकदम जरी तोंड फिरवलं हा तरी तोंड फिरवलं तरी पाण्याला धक्का लागत नाही पाण्यातून लाट येत नाही हे पाहावं लागतं लक्षात कारण ती धक्का देताना सुद्धा मागचे दोन पुढचे आपण बोलताना काही लवकर बोलतो कधी उच्चारण हे सगळं त्या त्या गाण्यात सापडलं पाहिजे नज्जारा वे नजारा नेनुदा साईं भला तुम सजनदा भल ला प्यारा सिर लॻा हा भे भे झे रुजा साईं भला भला तूं सॼन ला भल ला प्यारा सिर लॻा हा भे न कनो समीयाराश्वरी तखी रानी पूजा त्यामुळे गुरुजींच्या मला त्याच्या तालमीमध्ये या गोष्टी दिसल्या उगीच कुठेतरी अलंकार घ्यायचा आहे म्हणून की असं नाही आहे तर त्या त्या चिजेच्या अर्थाप्रमाणे त्याचे मॉड्युलेशन रिझमचं मॉड्युलेशन हे त्यांच्या याच्यात सापडलं मला दुसरं कुठेही सापडलं नाही या अधिगणा मांडी काय दादा याच्यामध्ये सुरुवातीपासून आहे या दिगाना मांडी कदरान जानी वे जिंदरी नो रेंदा चलो फेरा यावे या दिगाना मांडी कदरान शोधून काढावं लागतं मला आता ही पहा द्या किती शब्द थोडे आहेत गळा मारा जी मढैया देश आहे गडा मरा मरा गडा मरा जी मढैया राज हो हो गडा हो। मरा जी मढैया म्हणजे हा म्हणजे पंजाबी हा पंजाबी गुजरात असा शब्द आहे मढैया म्हणजे माझी मला वाटतं म्हणजे काय म्हणतात त्याला मडी मा मा माझं घर हां असाच आल कारण पंजाबी एक पुरा मी शब्द तुम्हाला सगळी सांगू शकत नाही गढा महाराजी कारण हा ही मारवाडी भाषा आहे पंजाबी नाही gara marajim daya avora ho ho ho gara marajim daya मुझे आश्चर्य था कि शीत राम मुखरा कितनी राम है ला दिन ला ला दिन ला ला गाढ़ा हमारा जी olha Aida, Shabbat, oh. ह्या विस्तार सुद्धा असा उगीच लांब नाही आहे म्हणून काय केलं की त्यांनी जळत न बसता त्यांना काय अंडोर टाकायचं काय सुटे की त्यांनी निर्णयाने त्याची मजा घेतली एक मैफल बसली आहे तर सगळ्यांना सगळे उच्च म्हणजे उच्च रुचीचेच आहेत पण तरी हे होऊ नये मोनोटोनी होऊ नये म्हणून त्या ट्रेनिन प्रत्येक त्यांनी पैलू डेव्हलप केले आमचं दुर्दैव असं आहे की आम्हाला तसा संस्कार आता तसं मंडळ पाहिजे तसं ज्याचं वातावरण पाहिजे ते नाही आणि पाठांतर नाही तसं ऐकणारे नाहीत त्यावेळेस कसं होतं की आता एक निसार हुसेनला एक दिवस लागोपाठ सत्तेचाळीस तराने यमनचे ऐकवले एकदा एकदा चीज कानावरून घेतली किती आयुष्यभर ब्रह्मलेखासारखे पाहत आणि अशा तऱ्हेच्या वही नाही पुस्तक नाही सत्तेचाळीस सराने यमनमध्ये एकदा सरळ ऐकवले त्यामुळे आमचं आम्ही किती खु खुजे पडतो आता तर काहीच नाही एक नुसते दोन चिरा चिजा मिळाल तर आम्ही रेडिओवर त्याची एक क्लास मिळवू शकतो सांगता आणि ती चीजही पुरी नसते कारण त्यांना कळत नसतं ते ह्या ज्या काही ते कारण त्याची गरज राहिली ना ना तर आमच्यासारख्या सुद्धा झालं की समजा आम्हाला जर शंभर चीज आहे तर त्याचं कुठे हे करून पण ते काय की नुसतं काही आठवण करून नाही आता मी पुस्तक वाचून कर पण समाधान होत नाही त्याचं कारण लक्ष निघून जातं ते पूर्वी तसं नव्हतं की अशा आमच्या सारख्या रात्रंदिवस बैठका व्हायच्या चर्चा व्हायची त्याच्यातून हे व्हायचं पाठांतर व्हायचं का त्यामुळे ह्या सगळ्या मजा निघून गेल्या मी थकलो नाही थोडंसं आता सहन होत नाही <laughs> तेव्हा तरी मी ऐकून स्वस्तपणे काय होतं हे काहीच नाही म्हणजे अशा एक समजा एक पुढ्या घेतला पुढे इतक्या अंगाने त्याच्या चिजा त्या लोकांनी रचलेल्या आहेत आणि त्या त्या काळात सगळेच एक दिवस सगळेच एक मूड सारखे नसतात कधी आवाज आहे हे आहे तितके आम्ही यंग राहिलो नाही असं आणि तितक्या रियाजही नाही आहे तराणे सुद्धा आपण जर घेतले तर इतक्या तऱ्हेचे तराणे आहेत जो मढीतला जो आपल्या घरचा आपल्या घरचा तो जो मढीतला आपल्या तो मढैया हा आपल्या घरचा जो आपल्या घरच्या माणसाला आपण हा जो माझ्या मढीतला आहे तो काही हे बांग- हे असल्यामुळे मारवाडी शब्द आहे तो मला लक्षात नीट आलं नाही तो कारभारीमध्ये ऐकले हा इत्रे असं ते म्हणतात म्हणजे आपण म्हणतो काही पंजाबी शब्द काय आम्हाला त्या अनालिसिस आता त्या दिवशी मी ऐकलं झर झर झरी बघ कसं लक्षात येईन झर झरी कुठे ब्रेक करेल मग समजलं की तो झरा येईल एक नाव आहे ते शोध घ्यावं लागतो असं काही काही याचा अपप्रंश असतात किंवा आपण त्याचं पंक्च्युएशन बरोबर करत नाही पण एक आहे की चाल शुद्ध चाली म्हटली तर तिथे ती कुठेतरी बरोबर आहे ते नंतर पटत आता ढोला जाल मुळे जटी जटी वे का તું તો મને મતમાં હારવે તો मैनू મહિનું મત હમણાં તો મને મતમાં असा एक शब्द है हां का तो नंतर मन मत मार हा शब्द एक है तो मस्त हा मस्तवाल है अशा तर अशा अर्थात तेव्हा त्या जो डोला जालमू जती जटी वे हे निर्णय तसा आमच्यावर जाळ्याने हे कटो मिरवतो हे त्या अशा तऱ्हेच्या ती तुम्हाला त्या तऱ्हेची माणसं मिळाली म्हणजे अशी चर्चा करणारी म्हणजे ते ह्या गोष्टीच होतं मी आज आमचे जी छोटीशी हा जो उपक्रम आम्ही चालवलंय आहे चेअरमन चेअरमॅन मेहता आलेले आहेत अत्यंत गाण्याचे शौकीन आहेत आपण काय दोलेराय मेहता हे आमचे चेअरमन आहेत अच्छा जे काय आम्ही सुखमाळ हे समोर मांडतोय time there are two strangers you already know, Suresh Mulgaonkar. You have met him before? Yes, I have And Dr. Krishna Joshi, surgeon. Roshan Sahani. And Arun Khopka. And uh, uh, Nandu Dhaneshwar, ऐसे ऐसे बुजुर्ग और जो ज्ञान वृद्ध जिसको कहते हैं जिन्होंने जीवन में बहुत अच्छी तरह संगीत की विद्या पाई है वो आज अपने सामने हैं कल भी आपने अपना ख्याल दिखाया अपने को प्रसाद दिया आज भी मैं बहुत देरी से आया इसलिए मैं अपने को ठीक नहीं मानता हूँ बताया है वैसे तो मैं समझ गया बात में से कि आप ग्वालियर घराने के खास हैं लेकिन मुझे मैं बनारस में रहा हूँ गोरखपुर में रहा हूँ इसलिए उनका जो जो जो बात रजवात इन्होंने किया अपने पास मुझे लगता है कि पूर्वीय संगीत ठुमरी चेती कप्पा वगैरह का थोड़ा थोड़ा प्रसाद हमने को दिया इससे ज़्यादा मैं आपके पास ये खुशी व्यक्त करता हूँ इन्होंने रेगे साहब का एक प्रश्न के जवाब में इन्होंने बात कहा कि भाई आगे अपनी ये पद्धति थी कि गुरु परंपरा से सीखा जाता था और उसमें खास करके इन्वॉल्वमेंट जिसको कहते हैं जो समग्र मन में इस बात को लेना लेकिन उससे कुछ पाना नहीं है वो सेवा जो कला की होती है वो कला की सेवा का उन्होंने विधान किया मुझे बड़ा पसंद आ गया कि जिसको ये सेवा करना है उसको अगर चाहे गरीबी भी पसंद करनी पड़े तो अभी इन्वॉल्वमेंट पसंद किया तभी ही ये कला को हम ऊपर ला सकते हैं और परंपरा को हम निभा सकते हैं मैं बहुत आभारी हूँ आपकी तरफ से आपकी ओर से और संवाद फाउंडेशन की ओर से आपसे बहुत बहुत लंबी तंदुरुस्त आयुष्य हूँ और 啊 आम्ही करायला लावली का तो शो होतो कारण नंतर तीच घ्यायची असते कारण इथे वेळ निघून जातो हे सगळं क्रिएशन इथेच निघून जातं आणि नुसतं घ्यायचं मग आम्ही तिचा निराय करतो दे रे दे रे रे मग असं घ्यावं लागतं तिथं किंवा असं मग चाल नाही दोन चिजा ऐकवतो आपण त्याच्या दरबारीच्या मी दरबारी आणि मग पिलू घेईन एक सर्जा निर्णय चिजांचे काय आमच्याकडचं काय व्हर्जन आहे ते ऐकू आता कालच्यासारख्या ओळखीच्याच चिजा घेतो म्हणजे कम्पॅरेटिव्ह हे होईल सांगा ही नेहमीची चीज आहे मुबारक बाडिया दरबारीचं एक वैशिष्ट्य आहे हा राग इतका गायला गेला आहे पूर्वीच्या लोकांकडून कारण त्याच्यामध्ये कवाल ख्याल हे सगळे ध्रुप सगळ्यांचा आवडता राग कारण तो दरबारी तुमचा आणि काफी या दोघांच्या मिश्रणाने पुष्कळशे ते आमच्या ह्याच्यात जुन्या ह्याच्यात चिजा सापडतात त्याच्यातला रिषभ गंधार त्यामुळे ते तीन दर्जाचे गंधार बागेशीचा गंधार याचा गंधार बाग ते त्याचं वर्जन आणि मग तानसेनाने मरेसा ही ही ही डेव्हलप केलेली आहे म्हणजे ही मीन तर ह्या याच्यामध्ये काय झालं की दरबारीमध्ये बऱ्याचशा चिजा भक्तीपर उपदेशपर किंवा लग्नात आंदण दिलेले आहेत हां चीज आंदण दिलेली या कारण त्या कारणाला तर आता ही जी ज्या दोन्ही चिजा गाठोय या लग्नातल्या आहेत आणि ही काय की इतकी पॉप्युलर झाली आहे पण याचं काही एक खास वैशिष्ट्य नाहीचं झालं आहे असं आढळून आलं मुबारक बादिया शादिया हां अल्लाह हो रसूल तर ही काय ती आशीर्वाद देतोय तो आणि हा आशीर्वाद त्याच्यात प्रकट झाला पाहिजे ही जी चीज आहे की खर्जामध्ये नाही जाता मध्य सप्तकात जास्त वाटते मोगा आनंद आहे आ રસુલા મુબારક બાડિયા असं निषाद कर्जातला एक असा विशिष्ट आहे तो अंतरला याची मजा आहे आणि अंतर कोणाच्या लक्षात ना अशी शा हो तो आशीर्वाद नुसतं सडजावलं अशी शा आधी हो काय आहे विलंबित गाणं म्हणजे आस्थाही विलंबित गाणं ठेका विलंबित नाही आ आगबोट तुमची सावकाश काय चालायची की ही आगबोट पाणी नाही सावकाश होत पाण्याचे तरंग तेच आहेत ते नॅचरल आहे बोट तुमचे सावकाश विलंबित म्हणजे चीज हे करताना स्लो मोशन मध्ये घेताना कारण ही मुळात चीज आहे Russia. é, é, é, é.

आता मी आता हे जे मी दाखवतोय समजलं समजा का आता मुळात असताही जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर दर्द आहे एक्सप्रेशन्स आहेत हे गुरुजींना उस्तादाने दाखवल्याशिवाय आलं नाही म्हणजे त्यांच्याकडे ही बाजू होती लक्षात नाही काय हे समजून होती हां पेशंट बाधियाच आहे आ शा ही जोड शाडी आहे हे कळावं लागतं आणि इतकं समजून आहे आता याच्यामध्ये काय की तो कधी कधी सांगितलं ना की मु धुसमुसळ मुलावर खेळायचं बा आ आवाजाचं तुम्हाला कंट्रोल पाहिजे लक्षण म्हणजे मॉड्युलेशन दरबारला आवाज एक विशेषच लागतो त्याच्यामध्ये ते उच्चार जे आहेत तुमची जबान जी आहे ती जबान न बिघडवता का बा जगांची आस जर मिळाली नाही तर सगळा पुढचा अर्थ निघून जातो या या या या तो दैव या मधीच आयडिया आली एखादी लयकारी डोक्यात आली तर त्या लयकारीप्रमाणे मुखडा आला पाहिजे लक्षात आहे त्याच्यातून तो गुंतवून बेला मुवा ते मूर्ती त्याची एक्सप्रेशन नाही झालं पाहिजे शाजे शानिया तो दिने आलाय सहज विचार करायला की स्पेस किती आहे आणि हे सहज असतं की तेवढ्या त्याची नवीन जागा आणि जागा मग जगामध्ये जगा होणे पाहिजे म्हणजे खूपसुरती नाही आलं पाहिजे एक्सप्रेशन आलं पाहिजे वा off. हे खास यांचा पैलू निसर्ग आ

你家的那我们敢家的，你看，你打扣对。哎，是小。 लाख करोड ला चीज घेतो त्याच्यामध्ये सा लग्नाची हे आहे मुद्दाम घेतो ती त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे सुहाग आणि शब्द एवढे थोडे आहेत पण ग्रीस इतकी आहे आणि त्या त्या चिजेचं मोखऱ्याचे वैशिष्ट्य आहे की एका षडजावर जसं परवा मी सुगर बना दाखवलं तसं एका षडजावर तो दरबारी उभा होता मोकळे मोकळं आहे सुहागानं चोलर म्हणजे हे शुभ याची कपडे घेऊन असे वस्त्र पारवणे पेनून आज लोक म्हण आली आहे सगळी लग्नाला त्याचं वर्णन गण सुहागन केवढी नजाकत आणि त्या उत्साहाने दाखवल्याशिवाय कशी आली पा परत जागा कशा येतात बॅलन्स वेव्स कशा येतात ಸುವೇಗಾ साठा सखी 来了，来了，来了！你下头先卡啊 स्प्रिंग सारखं ताणलेलं असल्यामुळे तुम्हाला त्या ह्याच्यात ॲडजस्ट करताना त्या लईच्या बरोबर त्याचे ते त्यावेळेला तुम्हाला ते बरोबर सुचलं पाहिजे किती त्याला स्प्रिंग ताणायची इथे लयकारी आहे ते समजत नाही पण ते चवल्लीला समजते की काय होतंय ते तर मी तिथाची ह्याच्या एक दोन तीन चिजा घेतो आता परवा तसं अवगुणानं दाखवलं आता त्या चिजेचे एक चीज घेतो आणि त्याच्यामध्ये त्याचे दोन तीन पर्याय कसे होतात त्यांना मुळात बंधन वा बंधोरे தமிழக்கே மா ஆ जागा जी ठेवली आहे ती याला दोन अंतरे आहेत हां आणि या दोन अंतरामध्ये ते ॲडिटरेशन जागांचं असं ठेवलेलं आहे की तुम्ही मजा पहा बंधनवा बांधोरे सब मिलके मालनिया तर ती जागा म्हणजे जी येते तिन्ही याच्यामध्ये ती पहा बौंद अंतरा पार पहिला अंतरा बांडोरे मोहम्मद शाह के घर का Chantara. Bandore Sadarangilita Nanaso Badawa Gawa Mare Sa Samaroha ಚರರಂಗಿಲಿ ತಾಣನಸೋ ಬಲವಾ ದಾವೋ ಮಾಯೇ ಸಾಯಸುಹಾ পরের তিনি আর কত বান্দরে मांद सब मिल के मां घर का जावा गावा भजवा गाव आता या ठेक्याच्या लईमध्येच त्याचा विस्तार होणार and I left. 先把没人给骂了你。 दशा प्यार के घर का जी मोहम्मद श्याम 没人干啊！你。 रंगिली तान नसो बनावा हा माय सहा आली बनन आता ही जी कशा अंगाला जायची ही दुसरी 本人的家人呀呀人。हां मी फ्री मुवमेंट आहे तिथे बंदिश असून फ्री मुवमेंट आहे इथे बंदिश नसून फ्री मुवमेंट आहे बंधन वा बंधन वा की स्टाइल चल रही है सब मेल के मालनिया बंदलवा सब मिल के मालनिया बंदलवा बंदलवा बंदलवा डोरे बोरे बोरे सभु मिल क माल नवन बा बोरे मोहम्मद शाह प्यार 我们的夏达这个疙瘩，地也奔腾吧。在那山沟里打啊，奶奶说在那山沟里打啊，奶奶说在那山沟里打啊，奶奶说，我的娃。